ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय बावीसावा वस्त्रहरण श्री शुक म्हणाला हेमंत ऋतूतील मार्गशीर्ष महिन्यात नंदाच्या व्रजातील कुमारी हविष्यान्न खाऊन कात्यायीने व्रत करू लागल्या राजा त्या अरुणोदय होत असतानाच यमुनेच्या पाण्यात स्नान करीत आणि तीरावर देवीची वाळूची मूर्ती तयार करून सुगंधी चंदन फुलांचे हार निरनिराळ्या अन्नाचे नैवेद्य धूप दीप लहान मोठ्या भेटवस्तू पाने फळे तांदूळ इत्यादींनी तिची पूजा करीत त्याचबरोबर हे कात्यायिनी हे महामाये हे महायोगिनी हे सर्वांच्या एकमात्र स्वामिनी नंद नंदनांना आमचा पती कर देवी आम्ही तुला नमस्कार करतो या मंत्राचा जप करीत त्या कुमारिका देवीची आराधना करीत ज्यांचे मन श्रीकृष्णांना समर्पित झाले होते अशा त्या कुमारीनी नंद नंदन पती व्हावेत म्हणून एक महिनाभर भद्रकाली देवीची अतिशय चांगल्या रीतीने पूजा केली दररोज उषाकालीच त्या एकमेकींना हाका मारीत आणि एकमेकींच्या हातात हात घालून उच्च स्वरात भगवान श्रीकृष्णांच्या लिलांचे गायन करीत यमुना जलात स्नान करण्यासाठी जात दररोजच्या प्रमाणे एके दिवशी सर्व मुली यमुनेच्या तटावर आपापली वस्त्रे ठेवून श्रीकृष्णाचे गुणगान करीत आनंदाने जलक्रीडा करू लागल्या योगेश्वराचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण गोपींचे मनोगत जाणून ते सफल करण्यासाठी आपल्या मित्रासह यमुना काठी गेली ते त्या मुलींची वस्त्रे उचलून लगबगीने एका कदंबाच्या झाडावर चढले त्यांच्या बरोबरीचे गोपाळ खदखद हसू लागले आणि स्वतः श्रीकृष्ण सुद्धा हसत हसत त्यांची थट्टा करीत म्हणाले कुमारी नो इथे येऊन तुम्ही आपापली वस्त्रे खुशाल घेऊन जा मी खरेच सांगतो कारण व्रत करून तुम्ही खांगलात म्हणून मी तुमची थट्टा करीत नाही मी यापूर्वी कधीच खोटे बोललो नाही हे माझे मित्र जाणतातच इनो तुम्ही एक एकट्या येऊन आपापले वस्त्र घेऊन जा किंवा सगळ्या जणी एकदमच या भगवंताची ही थट्टा पाहून गोपींची मने प्रेमाने उथंबून गेली त्या लाजल्या आणि एकमेकीकडे पाहून हसू लागल्या पण पाण्याबाहेर आल्या नाहीत जेव्हा श्रीकृष्ण असे म्हणाले तेव्हा त्यांनी केलेल्या विनोदाने कुमारींचे चित्त आणखीनच त्यांच्याकडे आकर्षित झाले थंड पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या त्यांची शरीरे थंडीने थरथर कापत होती त्या श्रीकृष्णांना म्हणाल्या हे प्रिय श्रीकृष्णा तू असा अन्यायाने वागू नकोस तू नंद बाबांचा लाडका आहेस हे आम्हाला माहीत आहे व्रजवासींचाही तू आवडत आहेस आम्ही थंडीने कुडकुडत आहोत आमची वस्त्रे दे ना हे श्यामसुंदरा आम्ही तुझ्या दाशी आहोत तू म्हणशील ते आम्ही करू तुला धर्म चांगला माहीत आहे आमची वस्त्रे आम्हाला दे नाहीतर आम्ही नंदबाबांना सांगू तेव्हा श्री भगवान म्हणाले निरागस हसणाऱ्या मुलीनो तुम्ही स्वतःला माझ्या दाशी म्हणवता आणि मी सांगेन ते करू इच्छिता तर मग येथे येऊन आपापली वस्त्रे घेऊन जा म्हणजे झाली तेव्हा त्या सर्व कुमारी थंडीने कुडकुडत दोन्ही हाताने गुप्तांग झाकून यमुनेच्या बाहेर आल्या त्यावेळी थंडी त्यांना अतिशय सतावित होती त्यांच्या या शुद्ध भावाने भगवान अतिशय प्रसन्न झाले त्या आपल्याजवळ आल्याचे पाहून त्यांची वस्त्रे त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवली आणि प्रसन्नतेने हसत हसत म्हणाले अगं मुलीनो तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केले त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली आहे म्हणून या दोषाचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून लवून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या हे श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून त्या व्रज कुमारींना विवस्त्र होऊन स्नान केल्याने आपल्या व्रतात उणीव राहिली असे वाटले म्हणून त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी सर्व कर्माचे साक्षी असणाऱ्या श्रीकृष्णांना नमस्कार केला कारण पापांचे परिमार्जन तेच करणारे आहेत भगवान श्रीकृष्ण त्यांनी नमस्कार केलेला पाहून प्रसन्न झाले त्यांची करुणा येऊन त्यांनी त्यांना वस्त्रे देऊन टाकली श्रीकृष्ण कुमारींना टोचून बोलली त्यांनी त्यांना लाज सोडायला लावली त्यांची थट्टा केली आणि कठपुतळ्याप्रमाणे त्यांना नाचवली इतकेच काय त्यांची वस्त्रे सुद्धा हरण केली तरी सुद्धा त्या त्यांच्यावर रागावल्या नाहीत उलट प्रियतमाच्या भेटीने प्रसन्नच झाल्या गोपीने आपापली वस्त्रे परिधान केली परंतु श्रीकृष्णाने त्यांचे चित्त असे हिरावून घेतले होते की त्या तिथून एक पाऊलही पुढे जाऊ शकल्या नाहीत आपल्या प्रियतमाच्या सहवासासाठी तयार होऊन त्या त्यांच्याकडेच लाजलेल्या नजरांनी पाहत राहिल्या आपल्या चरण कमलाच्या स्पर्शाची अभिलाषा धरूनच त्या कुमारीने हे व्रत केले आहे हे जाणून भगवान त्यांना म्हणाले कुमारीनो तुम्ही माझी पूजा करू इच्छिता हा तुमचा संकल्प मी जाणला तुमच्या या इच्छेला माझी संमती आहे तुमचा हा संकल्प पूर्ण होईल ज्याने आपली बुद्धी मला समर्पित केली त्यांची कामना त्यांना संसारिक भोगाकडे नेण्याचं असमर्थ असते जसे भाजलेले किंवा उकळलेले बी पुन्हा उगवू शकत नाही म्हणून हे मुलीनो आता तुम्ही आपापल्या घरी जा तुमची साधना सिद्ध झाली आहे पुढे येणाऱ्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याबरोबर विहार कराल सतीनू याच उद्देशाने तुम्ही हे व्रत आणि कात्यायीनी देवीची पूजा केली होती ना शुक म्हणाला इच्छा पूर्ण झालेल्या त्या कुमारिका भगवंताच्या आज्ञेने त्यांच्या चरणकमलाचे ध्यान करीत जाण्याची इच्छा नसतानाही कशाबशा व्रजामध्ये गेल्या एके दिवशी भगवान श्रीकृष्ण बलराम आणि गोपबालासह गायीचारीत वृंदावनापासून खूप दूर गेले कडक उन्हाळ्यात वृक्ष आपल्याला सावली देऊन आपल्यावर छत्र धरण्याचे काम करीत आहेत हे पाहून श्रीकृष्णाने स्तोक कृष्ण अंशू श्रीधामा सुबल अर्जुन विशाल वृषभ तेजस्वी देवप्रस्थ वरुथप इत्यादी गोपाळांना संबोधून म्हटले मित्रांनो ज्यांचे सर्व जीवन फक्त दुसऱ्यांचे भले करण्यासाठीच आहे अशा या भाग्यवान झाडांना पहा ही स्वतः वाऱ्याचे झोत पाऊस ऊन थंडी असे सर्व काही सहन करीत आमचे त्यांच्यापासून रक्षण करतात यांचे जीवन किती श्रेष्ठ आहे कारण यांच्यामुळेच प्राण्यांचा जीवन निर्वाह चालतो ज्याप्रमाणे एखाद्या सज्जन पुरुषाच्या घरून कोणी याचक रिकाम्या हाताने परत जात नाही त्याचप्रमाणे या वृक्षाकडून सुद्धा काही न मिळता परत जात नाहीत हे आपली पाने फुले फळे सावली मुळे साली लाकडे सुगंध डिंक राख कोळसा अंकुर आणि पालवी देऊन मात्रांच्या इच्छा पूर्ण करतात या जगामध्ये प्राण्यांच्या जन्माची सार्थकता यातच आहे की त्यांनी धनाने बुद्धीने वाणीने आणि प्राणाने सुद्धा इतरांचे नेहमी कल्याणच करावे दोन्ही बाजूंचे वृक्ष पालवी गुच्छ फळे फुले आणि पानांनी लहडलेले होते त्यांच्या फांद्या जमिनीपर्यंत वाकल्या होत्या अशा प्रकारे भाषण करीत श्रीकृष्ण त्यांच्यामधून यमुनेच्या काठी आली राजन यमुनेचे पाणी अतिशय मधुर शीतल आणि स्वच्छ होते त्यांनी गायींना पाणी पाजले आणि नंतर ते स्वतः स्वादिष्ट पाणी पोटभर प्याले परीक्षिता ज्यावेळी ते यमुनेच्या काठावरील वनामध्ये मनसोक्तपणे गुरे चालित होते त्यावेळी भुकेलेले गोपाळ श्रीकृष्ण बलरामाजवळ येऊन म्हणाले या ठिकाणी बावीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू